देह पडे का देव जोडे एकदा भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं ठरलं ना आता पाऊल माग नाही एक प्राण तरी जाईल नाहीतर भगवंताची प्राप्ती तरी होईल बस इतक्या करारीपणानं जो भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो त्याला म्हणायचं करारीपणा बरं का हा निर्धार मी आपल्याला सांगतो असे लोक आहेत एकदा शब्द दिला की दिला आपल्याला सांगतो रामायणातला प्रसंग आहे राम आणि रावण यांचं युद्ध सुरू होतं आणि आज तो कुंभकर्ण रणांगणावर आलेला आहे ह्या कुंभकर्णानं वानरसेनेचा फडशा पडायला सुरुवात केली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला प्रतिकार करण्यासाठी तो गंधमादन नावाचा वानर त्याच्या अंगावर धावून गेला महाराज अहो कुंभकर्णाचं काय प्रचंड सामर्थ्य होतं त्यानं त्या गंधमादनाला असा पकडला तुम्हाला सांगतो हातामध्ये आणि त्याला विचारतोय काय विचारलं त्याला त्यानं सांगितलं मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे त्या कुंभकर्णाने त्याला सांगितलं मी रामाचा नाही एवढं म्हण तुला जिवंत सोडतो म्हणाला त्यानं उत्तर दिलं मेलो तरी हरकत नाही म्हणाला शब्द ठरवणार नाही कुंभकर्णानं त्याचं नरड दाबलं रक्ताच्या चिळकांडे उडाल्या परंतु पठ्यानं शब्द पालटला नाही शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेनं याला म्हणायचं निर्धार निर्धार हे वर्म चुकवू नये निष्काम पुढचा गुरु सांगतात बरं का निष्काम कसलीही कामना नाही महाराज बस व्यवहारामध्ये असं म्हटलं जातं की प्रयोजन अनुद्दिष्ट न मंदोपी प्रवर्तते याचा अर्थ काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर असल्याशिवाय मूर्ख मनुष्य सुद्धा एखाद्या कार्याला प्रवृत्त होत नाही असं व्यवहारात म्हणतात परंतु हे जे लोक आहेत हे अशी निष्काम भक्ती करतात त्या भक्तीच्या बुडाशी कोणताही हेतू नाही कोणताही हेतू नाही देवाची आचाडे आळवावे देवा बस देवाची आचाडे आळवावे देवा ओसलेह भावा पाडून या काही मागणे हे आंबा अनुचित वडिलांची रीत जाणत असो काही मागायचं नाही आम्हाला आश्चर्य वाटतं हो अरे काही मागायचं नाही तर देवाची एवढी भक्ती हे करतातच कशी पण मी आपल्याला सांगतो आम्ही सकाम भक्त काय करू काय करू अशी भक्ती हे निष्काम लोक करतात आम्ही भक्ती करतो म्हणजे काय खरं म्हणजे आम्ही देवभक्त नाहीच आहे बरं काय आम्ही आहोत ते खरे विषयाचेच भक्त आहोत फक्त विषय आमच्या कृतीनुसार प्रयत्न करून मिळत नाहीत म्हणून आम्ही देवाकडं आमच्या विषयरूपी पेटीच्या कुलपाची किल्ली म्हणून बघत असतो देवाकडे जायचं ते यासाठीच जायचं विषय प्राप्ती व्हावी म्हणून हे लोक खरोखर निष्काम आहेत कसलीही अपेक्षा नाही निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ तो जो भक्तिभाव आहे त्या चलविचल नाही आहे बरं का लक्षात घ्या एक असेल तर तो भाव वाढेलच पण वाढला की पुन्हा स्थिर होईल वाढला तर पुन्हा आणखी वाढेल पण स्थिर होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये खाली येणार नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जैसी वर्षाकाळी सरिता चढाव लागे पंडू सुद्धा तैसी नित्य नवी भजता श्रद्धा दिसे म्हणाले निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास याचे दोन अर्थ आहेत बरं का विठ्ठली विश्वास विठ्ठल हा शब्द जर उपलक्षणाने घेतला तर विठ्ठल म्हणजे अगदी कमरेवर हात ठेवलेलाच पाहिजे असं नाही ज्याचं जे उपास्य दैवत असेल ते ज्याचं जे उपास्य दैवत असेल ते त्या उपास्य दैवताची भक्ती करावी महाराज विठ्ठली विश्वास आमचं तसं नसतं आम्ही उपास्य देव दैवत एखादं निवडतो आणि त्याची उपासना करतो किती दिवस करतो जोपर्यंत आमच्या मनानुसार संसारातल्या गोष्टी सगळ्या घडतायत तोपर्यंत करतो आम्ही जर त्यामध्ये काही न्यून निर्माण झालं तर त्याला दिलं सोडून इतके दिवस आम्ही चांगली गणपतीची भक्ती करत होतो आमच्या मनासारखं घडत होतो आता काय एकवीस लाखाची लॉटरी लागली नाही काय गणपतीचा उपयोग आहे द्या सोडून तू नाही तुझा बा हो शंकराची भक्ती आता सुरू आपल्याला काय आमची ही जी भक्ती आहे ना याचं ज्ञानेश्वर महाराजांनी यथार्थ वर्णन केलेलं आहे बरं का लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी चातुर्मास डोळ्यासमोर आणायचं काका अगदी आषाढापासून सुरुवात करायची एकादशी आषाढी एकादशी आली त्या दिवशी आम्ही पांडुरंगाचे भक्त कुंडलिक वरदा विठ्ठल म्हणायला तयार आहे बस आषाढ संपला आता श्रावण आला आता तो पांडुरंग माझू पडला गेला आता आता नागोबाला नागपंचमी आली एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हासी तेतुलाची नागाशी नागासी पंचमीच्या दिवशी आता श्रावण संपला आता तो पांडुरंगही गेला तो नागोबाई गेला आता गणपती मंगलमूर्ती <laughs> ते नागाशी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि मग गणेशाचा जीव ये चावदशी म्हणे माये तुझा जीव दुर्गे आता अश्विन आला भाद्रपद संपला अश्विन आता गागरी पुंकायला सुरुवात तो गणपती गेला तो नागोबा गेला तो पांडुरंगी गेला चौथ मोटकी पाहे गणेशाचाची होये चौदशी म्हणे माये तुझाची हो दुर्गे ऐसी नित्य नये के करणे सांडी मग वैसे नवचंडी आदित्यवाडी वाढी भैरवा पात्री पाठी सोमवार पावे की लगेच बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलाची आघावी जोगावी जो ज्ञानेश्वर महाराज म्हणले एकटाच आहे पण सगळ्यांच्या टाळीवर नाश फिरतोय एकलाची आघ जोगा ऐसा अखंड भजन करी आमच्या भक्तीला ज्ञानेश्वर महाराजांनी काय उपमा दिली आहे का बरं का कडक उपमा आहे लक्षात घ्या म्हणाले ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षणभरी उदाहरण काय दिलं जैसे आघवेने गावद्वारी आहे जैसे स्पष्टीकरण करायचं काही कारण नाही महाराज अशा तऱ्हेची आमची भक्ती आहे नाही असं नाही उपास्य दैवत एकदा ठरलं ना बस त्याची भक्ती करायची विठ्ठली विश्वासाबद्दल बोलतो की विठ्ठल हा शब्द उपलक्षणानं घेतला तर आपले उपास्य दैवत याचा अर्थ असा नाही आहे लक्षात घ्या की तो जो भक्त आहे तो इतर देवतांना नमस्कार करत नाही असा त्याचा अर्थ नाही मी सांगतो काय हो शंकराचा भक्त आहे म्हणजे पूर्वी असे आपल्याकडे प्रकार होते वीर शैव म्हणायचं याने म्हणायचं वीर वैष्णव म्हणायचं आणि काय त्यांच्याकडे भांडणं होती तुम्हाला सांगतो असला प्रकार नाही जो खरा भक्त आहे तो आपल्या उपास्य देवतेची भक्ती करेल त्याचबरोबर दुसऱ्याही दैवताला नमस्कार करेल परंतु ते जे दैवत आहे ते आपल्याच उपास्य देवतेचं वेगळं रूप आहे असं म्हणून नमस्कार करेल लक्षात घ्या एकम सद्विप्रा बहुधा वदंती एखादा नट असतो नट निरनिराळ्या नाटकातनं निरनिराळ्या भूमिका करत असतो सहोदरामध्ये कृष्णाची भूमिका करेल त्या संशय कल्लोरमध्ये अश्विनी शेठची भूमिका करेल मंदारमालामध्ये मंदारची भूमिका त्या नटाचा एखादा फॅन असणारा जो मनुष्य असतो की नाही त्याच्या घरामध्ये सगळ्या नाटकातल्या त्या आपल्या आवडत्या नटाचे फोटो लावलेले असतात बरं का निरनिराळ्या भूमिकेतले परंतु असं जरी असलं तरी त्याला एक विशिष्ट भूमिका आवडत असते महाराज तसा आहे हा जो भक्त आहे तो आपल्या उपास्य देवतेला नमस्कार करेल दुसऱ्याही देवतेला नमस्कार करेल परंतु ते जे रूप आहे ते आपल्याच उपास्य देवतेचं हे वेगळं रूप आहे असं म्हणून नमस्कार करेल लक्षात घ्या भारतीय संस्कृती जी आहे ती बहुदेवतावादी नाही लक्षात घ्या भारतीय संस्कृती बहुदेवतावादी नाही तशीच ती एकदेवतावादीही नाही भारतीय संस्कृती कशी आहे तर भारतीय संस्कृती बहुदेवतैक्यवादी आहे लक्षात आलं का बघा एकम सगमिप्रा बहुधा वदंती असो आपला विठ्ठली विश्वास विषय चाललेला आहे दुसरा त्याचा अर्थ सांगतो विठ्ठली विश्वास याचा अर्थ आपलं उपास्य दैवत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं अकल्याण करणार नाही असा पराकुटीचा विश्वास त्याला म्हणायचं विठ्ठली विश्वास तुकाराम महाराज भगवंताला म्हणाले भगवंता बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पीडा केली बाहेर गेली मुक्त झाली देवे माया सोडविली पोरे गेली बरे झाले देवे माया विरहित केले हा बरे झाले देवा निघाले अव काय बरं झालं हा दिवाळ्या निघालं गावामध्ये आबरू राहिली नाही महाराज दिवाळ्या निघाल्या काय आहे दिवाळी निघणं वेगळं आणि काढणं वेगळं बरं का लक्षात घ्या हो काढणं ही लवाडी आहे आणि दिवाळी निघणं हे दुर्दैव आहे तुकाराम महाराजांच्या वाट्याला ते आलं म्हणून म्हणाले बरे झाले दिवाळ निघाले दिवाळे तुकाराम महाराजांनी विचारलं काय बरं झालं हो तुमचं एवढं दिवाळं निघालं ते म्हणाले काय बरं झालं सांगू अनुतापे तुझे राहिले चिंतन भगवंता अरे आम्ही अशी मोंड माणसं आहोत की आम्ही जर सुस्थिती संसारातली असती ना तर तुझं स्मरण आम्हाला झालं असतं असा एक फटका दिला असतो की तू आठवण झाली बरे झाले देवा निघालो आपलं अकल्याण आपली उपास्य देवता कोणत्याही हे करणार नाही असा पराकोटीचा विश्वास त्याला म्हणायचं विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास त्यांची स्वधर्म कोणता ते सांगतायत आपला विषय चाललाय धर्म कोणता धर्म कशाला म्हणायचं ते प्रथम भाव शुद्ध धर प्रथम भाव शुद्ध धर अंगी वैराग्याचा भर अंगी वैराग्याचा भर भक्ती पाहिजे शिरजोर याहुनी धर्म कोणता तुकाराम महाराज चॅलेंजपूर्वक विचारतात बरं का लक्षात घ्या याहुनी धर्म कोणता भक्ती पाहिजे शिरजोर शिरजोर शब्द वापरलेला आहे ही भक्ती कशी पाहिजे शिरजोर ज्ञानेश्वर महाराज भक्तीचं वर्णन करताना म्हणाले परी भक्ती ऐशी परजन्माची सुटिका ऐसी धरे वाचोनी अनाडीची गतीची नेणे बस मेघातून जलध सुटिका याचा अर्थ जलधारावर का मेघातून जलधारा निघाली तिला जर तुम्ही सांगायला लागला की आग जरा थांब पितच तिथे खाली येऊ नको ती ऐकेल का हो? नाही ऐकणार बर तुम्ही जर तिला म्हणायला लागला अगं खाली येणारच आहे जर जाऊ ये खाली पण हिथं तरी निदान करून नको तिकडे तरी लांब पड काही ऐकणार नाही महाराज मेघातून निघाली की ती थेट धरणीवर येणार भक्ताची वृत्तीधारा तशी पाहिजे अंतकरणातून निघालेली वृत्तीधारा थेट भगवंतापर्यंत जवळ पोचेल अशी भक्ती असली पाहिजे महाराज अशी भक्ती जी आहे त्याला शिरजोर भक्ती म्हणलेला आहे आणि अशी भक्ती जे ज्या योगी करून बसेल किंवा अशी भक्ती जी आहे त्याला भागवतकार धर्म म्हणतात सवयी पुंसाम परो धर्म यत भक्ती अह अधोक्षजे तुकी कोणताही हेतू मनामध्ये नाही अहेतुकी आणि अप्रतिहता म्हणजे कोणती आहे का कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारी आणि कोणत्याही संकटाला न जुमानणारी अशी जी भक्ती आहे त्याला शिरजोर भक्ती म्हटलेलं आहे तो धर्म आहे म्हणाले अशी भक्ती जी आहे त्याला भागवतकार धर्म म्हणतात इतकंच नव्हे मी आपल्याला सांगतो अशी भक्ती जेणेकरून भगवंताच्या ठिकाणी बसेल ते कृत्य व्यवहार या दृष्टीनं अधर्म या सदरात मोडत असलं तरी सुद्धा भागवतकार त्याला धर्म म्हणतात बरं का लक्षात घ्या तुकाराम महाराज म्हणाले अरे देव जोडे तरी करावा अधर्म अंतरे ते कर्म नाचिरावे किंबहुना देव जोडे तरी करावा अधर्म हा भागवताचा सिद्धांत आहे लक्षात ठेवा करावा अधर्म आणि हा सिद्धांत स्पष्ट करणारी अनेक कथन अनेक प्रसंग आपण श्रीमद भागवतात ऐकणार आहे महाराज तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे न म्हणावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतर येते अशी सुरुवात आहे त्याच्यात आणि ते म्हणाले पुढं आड आला म्हणून थोडी येला डोळा बळीने आंधळा केला गुरु व्यवहार या दृष्टीनं आपल्या गुरुची आज्ञा मानणं हा शिष्याचा धर्म आहे बरं का व्यवहार या दृष्टीनं परंतु भागवतकार म्हणतात त्या गुरुची आज्ञा जर भगवत प्राप्तीच्या आड येत असेल तर शिष्यानं ती खुशाल झुगारून द्यावी भागवतकार त्याला धर्म म्हणतात लक्षात घ्या श्रीमद भागवतात त्या दशमस्कंधात येणारं पुढचं उदाहरण सांगतो तुकाराम महाराजांनी उल्लेख केला आहे उल्लंघोनी या आज्ञा अनर्षी पत्न्या घेऊन गेल्या आपल्या पतीची आज्ञा मानणं हा व्यवहार या दृष्टीनं पतिव्रतेचा धर्म आहे लक्षात घ्या परंतु ती आज्ञा जर भगवत प्राप्तीच्या आड येत असेल तर खुशाल सुधारून द्यावी भागवतकार त्याला धर्म म्हणतात उल्लंघून दशमस्कंदामध्ये कथानक येणार आहे महाराज उल्लंघोनी या भरताराची आज्ञा अनवर्षी पत्न्या घेऊन गेल्या पुढे उदाहरण देतात पितयासी पुत्रे केला वैराकार प्रल्हादे असुर मारविला सप्तमस्कंदामध्ये आपण कथा ऐकणार आहे महाराज व्यवहार या दृष्टीनं आपल्या पित्याची आज्ञा मानणं हा पुत्राचा धर्म आहे परंतु ती आज्ञा जर भगवत प्राप्तीच्या आड येत असेल तर खुशाल सुधारून द्यावी भागवतकार त्याला धर्म म्हणतात पुढचं उदाहरण दिलं म्हणाले गवळणी करीती देवाशी व्यभिचार सांडवली आचार भ्रष्ट होते त्रयासी दिले ते कवण नाही अवघा अंतर्बाही तोच झाला देव जोडे तरी करावा धर्म अंतर येते कर्म ना चलावे कशाला धर्म म्हणायचा आवड आहे मला लक्षात घ्या म्हणून म्हणाले धर्मस्य तत्व निहितम गुहाया स्वधर्म आणि अधर्म जाण शास्त्री बोलिले मनुष्या कारण पण म्हणाले जेणे जोडती श्रीहरीचे चरण तो अधर्म जाण अवश्य करावा कशाला धर्म म्हणायचं धर्मराजाने विश्वाचार्याने विचारलं म्हणाले को धर्म सर्व धर्माणाम भवत परमोमत आणि भीष्माचार्य उत्तर दिलं म्हणाले एष सर्व धर्माना धर्म अधिक तमोमत यद भक्त्या कुंडरी त्या भक्त्याला अंडरलाईन करायचं यात भक्त्या कुंडरी काक्षम स्थळीरचिन रस्त्यात काय आहे आपण व्यवहारामध्ये धर्म म्हणून अनेक गोष्टी करत असतो बरं का तर ह्या गोष्टी आपण ज्या करतो कुणी तीर्थयात्रा करतं कुणी दानधर्म करतं कुणी अन्नदान करतं कुणी जपजापे करतं कुणी याद करतं निरनिराळ्या गोष्टी आपण करत असतो ह्या गोष्टी धर्म या सदरात मोडतात का नाही हे बघायची एक कसोटी आपल्याला भागवतकारांनी दिली भागवतकार म्हणाले धर्म स्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथा सुया न उत्पादयेत यदि रतीम श्रम एव हि केवलम बस कसोटी काय दिले भागवतकार सांगतात ही जी काही कृत्य आपण धर्म म्हणून करतो ना तर ती कृत्य ते कृत्य करून झालं की ज्याचं त्याला आपल्या मनाला विचारायचं बरं काय काय की हे कृत्य केल्या कारणानं आपल्या ठिकाणी असणाऱ्या भगवत भावामध्ये एक पैसा दोन पैसे काही वाढ झाले का असं आपण आपल्या मनाला विचारायचं उत्तर जर होय आलं तर ते जे काही केलेलं कृत्य आहे ते धर्म या सदरात मोडतंय जर नाही आलं तर ते म्हणाले श्रम एवही केवलम फुकट राहून काय म्हणाले बस असो सांगण्याचा मुद्दा असा आपला विषय कसा आलेला आहे बघा प्रश्नांची मालिका कुठ नाही प्रश्न असा आहे जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे जीवाचं आत्यंतिक कल्याण मोक्षप्राप्तीमध्ये आहे हा मोक्ष कशानं मिळतो तर धर्माचरणानं मिळतो धर्म कशाला म्हणायचं भगवंताच्या ठिकाणी असणारी अहेतुक येणे अप्रतिहता अशी भक्ती त्याला धर्म म्हणायचं याचा अर्थ भक्तीनं मोक्ष मिळतो बरोबर आहे का प्रश्नांची मालिका जी आहे त्याप्रमाणे जर बघितलं तर भक्तीनं मोक्ष मिळतो असा निष्कर्ष निघतो हे ऐकलं की लोक असं पुन्हा विचारतात काय हो म्हणाले आम्ही असं ऐकले की ज्ञानानंच मोक्ष मिळतो ज्ञानादेव तो कैवल्यम आणि तुम्ही जर सांगताय की भक्तीनं मोक्ष मिळतो मग ह्या दोन सांगण्यामध्ये विसंगती नाही का लोकांची शंका आहे लक्षात घ्या शंका बरोबर आहे शंका प्रामाणिक शंका आहे परंतु लक्षात ठेवलं पाहिजे असं की यामध्ये विसंगती काहीही नाही विसंगती कशी नाही ह्या शंकेचं एकूण शंकेचं समाधान दोन प्रकारे सांगता येतं बरं का पहिला प्रकार असा की असा भक्तीचे प्रकार दोन आहेत एकाला म्हणायचं साधन भक्ती आणि दुसऱ्या प्रकाराला म्हणायचं साध्य भक्ती साधन भक्तीलाच गौणी भक्ती असं म्हणतात पण गौणी या शब्दाचा अर्थ व्यवहारात ज्या अर्थानं गौण शब्द वापरला जातो त्या अर्थानं नाही बरं का आपण व्यवहारात असं म्हणतो गौण याचा अर्थ तो मुद्दा गौण आहे म्हणजे दुर्लक्ष करण्याजोगा कमी महत्वाचा लेस इम्पॉर्टंट असं समजतो तसा प्रकार नाही गवणी या शब्दाचा अर्थ काय ठेवतो का गुण या शब्दावरून गवणी हा शब्द बनलेला आहे गुण याचा अर्थ गवणी भक्ती म्हणजे सगुण भक्ती म्हणायचं यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मा गौणानी म्हणजे काय गौण कमी दर्जाची नावं सांगतो असं आहे काय छे छे गुणावरून पडलेली जी आहेत सगुण भक्ती असा त्याचा अर्थ घ्यायचा आणि पराभक्ती ज्याला म्हणता येईल किंवा साध्य भक्ती जी आहे ती निर्गुण भक्ती असे भक्तीचे दोन प्रकार आहेत त्यात असं आहे की साधन भक्तीचं जर आचरण केलं तर साध्य भक्ती प्राप्त होते किंवा साधन भक्तीचं जर आचरण केलं तर ज्ञान प्राप्ती होते लक्षात घ्या भागवतकार म्हणाले की वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोजिता जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच यद हैतुकम साधन भक्तीचं आचरण केलं असता ज्ञानप्राप्ती होते आणि त्या ज्ञानाच्या योगानं मोक्षप्राप्ती होते म्हणजे परंपरेनं भक्तीनं मोक्ष मिळतो असा अर्थ झाला का नाही सांगा भक्तीनं ज्ञानाची प्राप्ती होते ज्ञानाच्या योगानं मोक्षप्राप्ती होते म्हणजे परंपरेनं भक्तीनं मोक्षप्राप्ती होते असं म्हणायला हरकत नाही का लोक म्हणतात तसं जरी आहे म्हणजे परंपरेनंच ना डायरेक्ट नाहीच ना असं पुन्हा लोक श्लेष काढतात त्यात बरं का डायरेक्ट नाहीच ना तर ज्यांना ज्ञान या शब्दाबद्दल एवढी अफिनिटी असेल त्यांच्यासाठी सांगतो यथा ज्ञानम विना मुक्ती ही नास्त्युपाय शतैही अपि ज्ञानाबद्दल ज्यांना जास्त प्रेम आहे ते लोक काय म्हणतात ठोक आहे का वाटेल तेवढे प्रयत्न करा शेकडो उपाय करा ज्ञानाशिवाय मुक्ती नाही त्यांच्यासाठी आहे लक्षात घ्या यथा ज्ञानम विना मुक्ती ही नास्त्युपाय शतैही अपि तथा भक्तिम विना ज्ञानम नास्त्युपाय शतैही अपि भक्तीशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही आणि कोण मी सांगत नाही महाराज प्रत्यक्ष भगवान सांगतायत एकादश स्कंदामध्ये नाथराय म्हणाले अरे जीवाची अविद्येची प्राप्ती ते ज्ञानास्तव होय निवृत्ती ते का पा लागली भक्ती इथं भक्तीचा संबंध आलाच कुठं जीवाची अविद्येची प्राप्ती ज्ञानास्तम ज्ञानास्तमोहय निवृत्ती ज्ञानप्राप्तीनं अविद्या नाही शिवते अज्ञान नाही होतं इथं भक्तीचा संबंध आलाच कुठं असं तू विचारशील कोण म्हणतोय भगवान उद्धवाला म्हणतात बरं का लक्षात घ्या नाथराय संता म्हणाले तेथ का पा लागली भक्ती ऐसी आशंका चित्ती जरी धरीसी तरी ऐक म्हणाले कोण भगवान सांगतायत माझी भक्ती वीण ज्ञान सर्वथा सर्वथा नव्हे घ्या ये अर्थीचे प्रमाण स्वय कृष्ण बोलत यथा यथात्मा परिमृज्यते सौ एकादश स्कंधात आहे यथा यथात्मा परिमृज्यते सौ ज्या ज्या प्रकारे मत्पुण्यगाथा श्रवणाधी माझी भक्ती करून माझ्या कथांचं श्रवण करून माझ्या कथांचं गायन करून भक्ताच्या हृदयाची जशी जशी शुद्धता प्राप्त होईल त्याप्रमाणे ज्ञान त्याच्या हृदयामध्ये प्रगट होतो महाराज बस आणि ज्ञान म्हणजे तरी काय आहे म्हणाले चित्तस्य मदाकार परिणाम चित्तस्य ज्ञान ज्ञान म्हणजे तरी काय हो चित्तस्य मदाकार परिणाम आणि सोच माम भजता स्वभाव होती ज्ञानाचा संबंध आला काय म्हणाले असं या संख्येचं म्हणजे ज्याना ज्ञानाबद्दल या शब्दाबद्दल जास्त अफिनिटी आहे त्यांच्यासाठी संख्या तेव्हा एक समाधान असं आहे की परंपरेनं मोक्षप्राप्ती होती म्हणायला सुद्धा काही हरकत नाही भक्तीनं मोक्ष दुसरं समाधान असं आहे की ज्याला पराभक्ती म्हणतात आणि ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात हे दोन्ही एक आहेत भागवतकरांनी एकादश स्कंधामध्ये असा शब्द प्रयोग केलेला आहे म्हणाले भक्त्या संजात या भक्त्या भक्त्या संजात या भक्त्या याचा अर्थ भक्तीने निर्माण होणाऱ्या भक्तीने म्हणजे तरी काय हो तर टीकाकारांनी स्वच्छ म्हटलेलं आहे त्याबद्दल साधन भक्त्या संजात या परया भक्त्या याचा अर्थ काय तर साधन भक्तीचं आचरण केलं असता पराभक्तीची प्राप्ती होते आता भागवतकारांची दोन विधानं अशी जवळ ठेवा एका विधानानं भागवतकार म्हणतात साधन भक्तीचं आचरण केलं असता ज्ञानप्राप्ती होते आणि दुसरे विधान आहे साधन भक्तीचं आचरण केलं असता पराभक्ती प्राप्त होते याचा अर्थ काय झाला हो ज्ञान आणि पराभक्ती एकच नाही का आणि मी आपल्याला सांगतो हे शाब्दिक खेळ करून सांगत नाही आहे तर साऱ्या अनुभवी महात्म्यांचे हे अनुभव आहेत लक्षात घ्या आणि एक दोन तीन उदाहरण आपल्या अशी समोर अशी मांडतो की आपण हे मान्यच करा श्रीमद शंकराचार्य काय म्हणाले ठेवले का मोक्ष कारण सामग्र्याम मोक्ष साधन सामग्र्याम भक्तिरेव असे भक्तिरेव असे पण भक्तीची व्याख्या करताना ते काय म्हणाले ठेवलं का स्वस्वरूपानुसंधानम येते स्वतःच्या स्वरूपाचा अनुसंधान म्हणजेच भक्ती आहे म्हणाले मग आता भक्ती आणि ज्ञान एक झाले की नाही सांगा बघू ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ज्ञानी येते स्वसंवित्ती ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपली म्हणो ज्ञान आणि भक्ती एक झाले अनुभवी महात्मे शिवराम स्वामी त्यांची भोपाळी आहे बरं का वेदांतपर भोपाळी पंचक असं ल रा पांगारकरांनी जुनं प्रसिद्ध केलेलं आपल्याला सांगतो एकोणीसशे चार साली प्रसिद्ध झालेली पहिली आवृत्ती अजूनही मार्केटमध्ये आहे का लक्षात घ्या ही त्या पुस्तकाची गुणवत्ता सिद्ध करणारी बाब आहे लक्षात घ्या एकोणीसशे चार साली पहिली आवृत्ती निघालेली होती ती आज दोन हजार नऊ एकशे पाच वर्ष झाली तरी अजून मार्केटमध्ये आहे त्यामध्ये हे वेदांतपूर भोपाळी पंचक आहे शिवराम स्वामींची भोपाळी आहे फार सुंदर पाच भोपळे आहेत त्याचं एक युनिट पंचक बनायचं त्याला कृष्ण हरी गोविंदा राजीव नयना रे बापा राजा रामा रे अनाथ बंधो पतित पावना करुणावंता रे गुरु करुणोदय काळी शिव गुरुवर गीत गावा स्वहिता कारणे आपुला विचार करावा इंद्रिया सकट स्थूल नव्हे मी जाणता याचा याच कारणे विराट गोहे देखणा त्याचा मनबुद्ध्यादी वस्तुसी जाणे वृत्तीसी जाणे अंतःकरणाच्या का कारण हिरण्य गर्भतया सगळी वेदांताची परिभाषा आहे बरं का महाराज ह्या रूपवाईमध्ये त्यांनी भक्ती कशाला म्हणायचं ज्ञान कशाला म्हणायचं वैवाद्य कशाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे ते काय म्हणाले ठेवत आहे का विषय इंद्रिय जड हे ओळखणे हेची विरक्ती विषय आणि इंद्रिय ही जड आहेत याची अनुभूती घेणं हेच वैराग्य आहे म्हणाले आणि चैतन्याकडे वृत्ती फिरविणे या नाव भक्ती बस चैतन्याकडे वृत्ती फिरवणे मला सांगा ज्ञान आणि भक्ती एक झाले की नाही सांगा ज्ञान आणि भक्ती हे एकच आहेत तेव्हा ज्ञानानं मोक्ष मिळतो का भक्तीनं मोक्ष मिळतो म्हणायचं काही कारण नाही आहे म्हणायचं भांडायचं तर काहीच कारण नाही एका धर्मशाळेत दोघं उतर उतरले ते पहिल्यांदा जरा बोला जरा तिकडे सरकार एवढी मला जागा पाहिजे काहीतरी वादावादी झाले असेल नंतर मग जरा शांत झाले मग जरा तुम्ही कोण आम्ही कोण सुरू झालं मग यानं चंची काढली तंबाखू घ्या सिगरेट घ्या काहीतरी झालं गप्पा मारता मारता हळूहळू मग बोलायला लागले एक जण सांगायला लागला म्हणाला <clears throat> बोलता बोलता काहीतरी गाण्याचा विषय निघाला हा माझा मामा ना म्हणाला उभ्या भारतामध्ये माझ्या मामासारखा गाणारा कुणी नाही म्हटला एकानं सांगितलं तो दुसरा म्हणाला अहो काय सांगताय अहो माझा काका तसा आहे तुमचा मामा नाही माझा काका आहे तसा म्हटला कसा उभ्या भारतामध्ये त्याच्यासारखा गाणारा नाही आहे हा म्हणतोय माझ्या काका सारखा गाणार नाही तू म्हणतोय माझ्या मामासारखा गाणार नाही आणि काय हो, शेवटी मुद्द्यावर बुद्ध्यावर आली की एकमेकाची कॉलर धरली शर्ट धरले लागले तर तिसरा मनुष्य आला काय भांडताय का बघा की म्हटला मी म्हणतोय माझ्या काकासारखा गाणारा कोणी नाही तर तो म्हणतोय माझ्या मामासारखा कोणी नाही म्हणून थांबा म्हटला जरा भांडू नका तुझ्या मामाचं नाव काय तो म्हटला तानसेन तुझ्या काकाचं नाव काय तानसेन अरे भांडताय कशाला म्हटलं दोघं जर एकच आहे तर भान काय तसं आहे ज्ञान आणि जर भक्ती एकच आहे तर ज्ञानानं मोक्ष मिळतो का भक्तीनं मोक्ष मिळतो म्हणायचं काही कारणच नाही आहे महाराज पुन्हा प्रश्न आहे <laughs> पुन्हा प्रश्न मग भागवतकारांनी ज्ञानानं मोक्ष मिळतो असं का सांगितलं नाही भक्तीनं मोक्ष मिळतो असं का म्हणतात त्याचं उत्तर असं आहे की श्रीमद भागवत हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे भागवतकारांना भक्तीची भाषा जास्त आवडती का तर त्याचं मूळ सोपेपणात आहे बरं का लक्षात घ्या सोपे पण आहे भागवतकारांना भक्तीची भाषा जास्त आवडते आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगतो भागवतकारांनी असे अनेक ठिकाणी उल्लेख केलेले तृतीय स्कंदामध्ये भागवतकार सांगतात प्रत्यक्ष भगवान बोलतात म्हणाले नाही का आत्मताज्ञ स्प्रयंती की मत्पाद सेवा फिरता मदिहा भगवान सांगतात म्हणाले माझ्या चरणसेवेमध्ये रममान झालेले जे माझे भक्त आहेत त्यांना सायुज्य मोक्ष दिला तरी नको म्हणतात म्हणाले घ्या सारष्टी सानिप्य सारुप्य సారూప్యైకత్వమప్యుత दीयमानं न गृह्णन्ति विनामत सेवनंजना सालोक्य चतुर्विध मुक्ती आपण ऐकली असतील सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता यामध्ये भागवतकाराने आणखी एक सारष्टी शब्द घातलेला आहे सारष्टी याचा अर्थ असा की भगवंताचे सारे अधिकार भगवंताप्रमाणे वापरण्याचा अधिकार हे सगळं जरी भक्ताला देतो म्हटलं तरी भगवान भगवान म्हणतात माझ्या भक्ताला ह्यातली एकही गोष्ट नको असते म्हटले मत्पाद सेवा भरतामध्ये हा हा आणि म्हणून भागवतकरांना ही भक्तीची भाषा जास्त आवडती म्हणून अहो भक्ताला भक्ती आवडती यात विशेष नाही लक्षात घ्या भगवंतालाही तसंच आहे भगवंताने सुद्धा भक्तीला मुक्तीपेक्षा जास्त किंमत दिलेली आहे पंचमस्कंदामध्ये असा उल्लेख आहे हा शुकाचार्य संतात म्हणाले हा भगवान काय करतो ठोक आहे का वेळ प्रसंगी म्हणाले मुक्तीम ददाती मुक्तीम मुक्तीम ददाती पण न तू भक्ती योग वेळ प्रसंगी मोक्ष देतो म्हणाला परंतु भक्ती योग देत नाही का बरोबर आहे हो मोक्ष दिला की तोंड काळ पुन्हा कटकट नाही हो भक्ती दिली की रोज दारात कटकट आहे हो महाराज कारण भक्तीला श्रेष्ठत्व दिलेलं आहे भक्तीला श्रेष्ठत्व देणारे जे भक्त आहेत ना त्यांची चरित्र भागवतकारांनी मुक्त कंठन आहे त्या चतुर्थ स्कंधामध्ये प्रसंग आहे भगवान प्रसन्न झाले पृथ्वीराजाला माग म्हणाले काय वाटेल ते माग म्हणाले पृथ्वीराजानं काय मागितलं ठेवत का तो म्हणतो नका मये नाथ तदप्यहं क्वचित न यत्र युष्मच्चरणांबुजा स्वहा महत्तमांतर्हयान मुखच्युतो करणा करणायुतो मेषमेव राहा तो म्हणतो भगवंता ज्या ठिकाणी तुझ्या कीर्तिकथा ऐकायला मिळत नाही असा मोक्ष मला अजिबात नको तो जे काय म्हणतोय ते आपल्याला नीट समजावं यासाठी मोक्षाचं स्वरूप सांगतो पहिल्यांदा मोक्षाचं स्वरूप काय ठेवतं का शास्त्रीय दृष्टीनं शास्त्रीय दृष्टीनं मोक्ष याचा अर्थ भगवत स्वरूपाशी समरसता एकरूपता बस त्याला मोक्ष म्हणायचं म्हणजे आता विचार करा भगवत स्वरूपाशी जर समरस झालं एकरूप झालं तर प्रश्न असा आहे की कुणी कुणाचं नाव घ्यायचं कुणी कुणाची सेवा करायची कुणी कुणाच्या कथा ऐकायच्या शक्य आहे का हो समरसता प्राप्त झाली आता कोण द्वैत राहिलं नाही आहे महाराज तर तिथं आता भक्ती संभवणार कशी साहजिक आहे महाराज कुणी कुणाचं व्यवहारात असं म्हणतात बघा तू ही राणी मी ही राणी मग पाय धुवायला पाणी द्यायचं कोणी तसा प्रकार आहे भगवान सगळं जर भगवत रूप आहे तर तिथं कुणी कुणाची सेवा करायची कुणी कुणाचं नाव घ्यायचं कुणी कुणाच्या कथा ऐकायच्या हे होत नाही म्हणून भक्त जो आहे तो मुद्दाम काय होत होत्या का भक्ती सुखाला हवी ज्ञानेश्वर महाराज सांगताय भक्ती सुखाला हवी आपणाची दोही भागी वाटोनिया अंगी सेवकई येरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी आणि न सदया दावी योगी आजो ज्ञानेश्वर महाराजांनी काय सुंदर दृष्टांत दिलाय ते म्हणाले देव देवू परिवारू कोरोनी किजे डोंगरू एक डोंगरातला अखंड मोठा प्रचंड असा शिलाखंड आहे त्या शिलाखंडामध्येच एक रामचंद्राची मूर्ती कोरलेली आहे आणि त्याच अखंड शिलाखंडातल्या समोरच्या भागामध्ये वीरासन घालून खालीमान घालून दोन्ही हात जोडलेली रामरायासमोर बसलेली हात जोडून बसलेली मारुतीरायांची मूर्ती आहे महाराज स्वरूप या दृष्टीनं त्यांच्यात काय फरक आहे हो दोघं दगडच आहेत लक्षात घ्या एकाच शिलाखंडाचे आहेत परंतु सेव्य सेवक भाव अखंड चिरंतन चालू आहे महाराज देवदेव परिवारू की रे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा ज्ञानेश्वर महाराज विचारतात हे शक्य आहे तेव्हा हा भक्त काय म्हणतोय पृथू ज्या ठिकाणी भगवंता मला तुझ्या कीर्ती कथा ऐकायला मिळत नाहीत तो मोक्ष मला अजिबात नको हा मग मला काय पाहिजे तर मला तुझ्या कीर्ती कथा ऐकण्यामध्ये आनंद आहे त्या मोक्षापेक्षा कीर्तिकथा ऐकण्यामध्ये आनंद आहे फक्त माझी अडचण काय झाली ठोक आहे का मला कीर्तिकथा ऐकण्यासाठी तू फक्त दोनच कान दिलेस ही माझी अडचण आहे अरे दोन कानाने मी किती ऐकणार तेव्हा तू एवढं कर की तुझ्या कथा ऐकण्यासाठी मला दहा हजार कान दे म्हणतो तो बस दहा हजार कान दे म्हणतो तो तो मोक्ष ही मज नको श्रुती सारसाचा मोक्ष म्हणजे श्रुतीचं सार आहे ना अगदी तो मोक्ष ही मज नको श्रुती सार साचा जेथे नसे रस तुझ्या पद सारसाचा तुझे चरित सदुक्त चरितामृत देवराया ऐके मी अयुत कर्ण अयुत म्हणजे दहा हजार ऐकेन मी अयुत कर्ण दिजे वराया गोपाल कृष्ण भगवान की काय विषय चाललेला आहे आपला तर भागवतकारांना जीव भाषा जास्त आवडते आणि म्हणून भागवतकार म्हणतात ज्याला मोक्षप्राप्ती करून घ्यावी असं वाटत असेल ज्याला आपलं कल्याण प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल त्यानं भगवंताची भक्ती करावी लागेल बस तस्मादेकेन मनस भगवान सात्वतांपती श्रोतव्य श्रोतव्यः कीर्तितव्यः च ध्येयः पूज्यः च नित्यदा पुढ भागवतकार सांगतात प्रश्न असा आहे की भक्ती करावी एवढं ठरलं परंतु आता ही भक्ती कशी प्राप्त होणार आपल्याला याचं उत्तर भागवतकार सांगतायत म्हणाले ज्याला अशी भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटतं त्यानं काय करावं तर आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे असणारी सारी कर्म आपली आपण करावी आणि त्याशिवाय काय करावं तर या भगवंताचंच गुणगान करावं त्याचं चिंतन करावं त्याचंच पूजन करावं त्याचंच भजन करावं सत्पुरुषांचा संग धरावा गंगादी तीर्थांचं सेवन करावं अशा गोष्टी केल्या कारणानं होतं काय तर त्या भक्ताच्या त्या साधकाच्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रीती प्रेम निर्माण होत आणि हे प्रेम म्हणजेच भक्ती ना नारद महर्षी भक्तीची व्याख्या करताना काय म्हणाले अथा तू भक्ती व्याख्या श्यामा तू अस्मिन परमप्रेम रूप हे परमप्रेम त्याच्या हृदयामध्ये निर्माण होतो भक्ताविषयी भगवंताबद्दलच आणि असं प्रेम निर्माण झालं की भगवान स्वतः त्या साधकाच्या हृदयातले काम क्रोधादी विकार सगळे नाहीसे करतो त्याचं चित्त शुद्ध करतो आणि त्या शुद्ध चित्तामध्ये आत्मतत्वाचं दर्शन होतं आणि भागवतकार म्हणतात आत्मतत्वाच्या ठिकाणीच भगवत दर्शन होतं आणि भिद्यते हृदय ग्रंथीही छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्यकर्माणी यस्मिन दृष्टे परावरे दृष्ट आत्मनीश्वरे भगवंताच्या दर्शनाची फलश्रुती भागवतकरांनी इथं सांगितलेली आहे ही फलश्रुती समजून घेणं फार महत्वाचं आहे लक्षात घ्या विद्यते हृदय ग्रंथी ही हृदय ग्रंथी हृदय ग्रंथी म्हणजे काय हो हृदय ग्रंथी म्हणजे काय काय गाठ आहे काही हृदयाला निर्माण झाली काय ट्युमर विमर म्हणतात तसला प्रकार ऐका हृदय ग्रंथी कशाला म्हणतात ठोक आहे का की आत्मा आणि प्रकृती यांचा झालेला जो अध्यास आहे त्याला हृदय ग्रंथी म्हणायचं पुन्हा प्रश्न अध्यास कशाला म्हणतात अध्यास याचा अर्थ असा की एकमेकाचे गुणधर्म एकमेकावर लादणं आत्म्याचे गुणधर्म प्रकृतीवर लादायचे प्रकृतीचे गुणधर्म आत्म्यावर लादायचे प्रकृती म्हणजे काय आपल्या कामापुरतं सांगतो देह प्राण मन आपले जे आहेत ना कामापुरतं याला प्रकृती म्हणायचं आम्ही असं करतो काय करतो प्रकृतीचे धर्म आत्म्यावर लागतो देहाचे धर्म आत्म्यावर लागतो कसे लागतो सांगू देह मोठा असला उंच मी उंच देहाचा धर्म आत्म्यावर लागतो बरं का देह उंच आहे मी उंच देह बुटका मी बुटका देह काळा मी काळा देह गोरा नी गोरा है देह जन्माला आला है जन्म लो देह पडला नी मेलो अरे जन्म मृत्यु हे देहाचे धर्म आहेत जन्म मृत्यू देह धर्म क्षुधा तृषा प्राण धर्म परंतु आम्ही हे प्राणाचे धर्म आत्म्यावर लागतो मी भुकेलेला मी ताहलेला असं म्हणतो आम्ही प्राण प्राणधर्म सुख दुःख मनोधर्म खरं म्हणजे सुख आणि दुःख हे मनाचे धर्म आहेत परंतु मी सुखी मी दुःखी याला म्हणायचं प्रकृतीचे धर्म आत्म्यावर लादायचे देहाचे धर्म आत्म्यावर लादायचे उलट काय करतो आम्ही आत्म्याचे धर्म देहावर लागतो आत्म्याचा अविनाशत्वाचा धर्म आम्ही देहावर लागतो आणि आमचा देह अविनाशी आहे चिरंजीव आहे अशी मनाशी पक्की गाठ खुणगाठ बांधून राहतो महाराजांनी आम्हाला असं वाटतं की अश्वत्था सो हनुमांश विभीषण या येथे चिरंजीवी ना या यादीमध्ये आमचं नाव घातले हो, असं आम्हाला वाटत असत त्या यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारला म्हणाला जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं सांग धर्मराजाने उत्तर दिलं तो म्हणाला अहन्यहानी भूतानी गच्छंती ही यमालयम शेषास्थावर मुच्छंती किंवा आश्चर्य मतः म्हणाले रोज कुणाला तरी पोचवायला जातोय पोचवायला म्हणजे स्टँड वर नव्हे <laughs> पोचवायला म्हणजे स्मशानात रोज कुणाला तरी पोचवायला जातोय तरी मनाशी खून गाठ महाराज काय आहे मी चरणजीव आहे आहा यापेक्षा दुसरं आश्चर्य काय म्हणालाय तुकाराम महाराज म्हणाले एक पाहत असा एकाची दहने अरे का न त्या गुढे सावध हवा याला म्हणायचं अध्यास एकमेकाचे गुणधर्म एकमेकावर लादायचे याला म्हणायचं हृदय ग्रंथी यालाच चिदचिद ग्रंथी म्हणतात बरं का चित आणि अचित चित याचा अर्थ चैतन्य आत्मा आणि अचित देह प्रकृती यांची गाठ खरं म्हणजे यांची गाठ काय पडत नाही बरं का पण कशी पडली आहे कुणास ठोक अवि अविवेकानं पडली आहे लक्षात घ्या हा तर भगवत दर्शनाचा परिणाम काय होतो तर प्रकृतीचं आणि आपलं आत्म्याचं पार्थक्य अनुभवाला येतं याला म्हणायचं भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंत सर्व संशय सारे संशय नाहीसे होतात महाराज कसले संशय हो संशय मी कोण आहे मी देह आहे का मन आहे का इंद्रिय का बुद्धी का कोण आहे हो मी हा कधी कुठे विचार केलाय हो आचार्य उत्तर देतात नाहं देहो नेंद्रियाण्यंतरंग न अहंकार प्राणवर भूल बुद्धी दारापत्य क्षेत्र वित्ताची दूर साक्षी नित्य प्रत्यगात्मा शिवोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम रूप शिवोहम शिवोहम ही अनुभूती प्राप्त होती भगवत ची ही फलश्रुती आहे छिद्यंते सर्व संशय ज्ञानेश्वर महाराज भगवत दर्शनाची फलश्रुती सांगतात देखिला देखिला देव दे देखिला देखिला माये देवाचा देवो माये देवाचा देवो आणि म्हणाले फिटला संदेह संदेह म्हणजे संशय फिटला संदेह निमाले दुजे पण भगवत दर्शनाची फलश्रुती विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते जास्त कर्माणी कर्मक्षय होतो ज्ञानाग्नी ही सर्व कर्माणी भस्मसात कुरुते कर्मक्षय होतो मृत्यू लंघन तुकाराम महाराज म्हणाले कसं झालो नाही बळकट झालो कळीकाळावर नेट घ्या तुका म्हणे कळीकाळ आता करू यश के बळ मरण माझे मरण गेले झालो पाही अमर ही अनुभूती येते भगवत दर्शनाची फलश्रुती कर्मक्षय होतो मृत्यूलंघन होत शोक तरण होत तरती शोकांचे आत्मवित शोक तरण होत दुःख हरण होत भगवत दर्शनाची फलश्रुती आहे बरं काही लक्षात घ्या दुःख नाहीच होतं नामदेव महाराज भगवंताच्या दर्शनाची फलश्रुती वर्णन करतात म्हणाले काय ठोक का अरे आनंदा जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे दुःख पांडुरंग चौऱ्याऐंशी लक्ष योनित फिरता फिरता दुःखाचे हिसके खात होतो म्हणाले परंतु भगवंता तुझं दर्शन झालं आज माझं सारं ते दुःख नाहीच झालं म्हणाले दुःख हरण होत शोक तरण होत परमानंदाची प्राप्ती होते महाराज नांदुरे विठोबा झाला माझ्या मनी झाला माझ्या मनी देखिली लोचनी विटे सहित पावले भगवत दर्शनाची फलश्रुती आम्ही समजून घ्यायला पाहिजे लक्षात घ्या समजून फार महत्वाची बाबा बरं का आम्ही परमार्थ करतो कशासाठी करतो कुणी विचार केलाय कशासाठी करतो काय बाकीचे करतात आम्ही करतो पिछेशी आहे आगे आगे धकाय म्हणतात ना तसला प्रकार चाललेला आहे महाराज का करतो काही ठाऊक नाही कशासाठी करतो ठाऊक नाही काय चाललंय आजपर्यंत चाललंय आम्ही बोलत एकदा गमत अशी झाली म्हणे काहीतरी एक पर्वकाळ होता आणि त्या क्षेत्रात एक मनुष्य गेलेला अगदी झुंजुर्ग होतंय अजूनही अशा वेळेला स्नानाला गेला तिथं अजूनही वाळवंटामध्ये कुणी आलेलं नव्हतं स्नान करायचं त्याच्या त्याला जायचं होतं बहिर दिशेला मग आता त्याच्याजवळ तांड्या बिंब्या होतो मग आता कुठे घेऊन जायचं आपण जाताना एखादी बाटली घेऊन गेलं म्हणजे भागते का मग तांड्या कुठे ठेवायचा कुठेतरी नेला तर काय करावं म्हणून त्यानं काय केलं म्हणजे खड्डा खणला त्यात तांड्या पुरला आणि निघाला तर त्याचं लक्षात आलं अरे परत आल्यावर आपल्याला तांडा सापडला पाहिजे मग आता काय करावं मग त्यानं काय केलं तर ते जिथे तांड्या पुरला का तिथे एक वाळूचं शिवलिंग केलं बरं का शिवलिंग केलं आणि गेला तर पाच पन्नास माणसं यायला लागली ती त्यांनी बघितलं अरे आज पर्व काळ आहे हा या क्षेत्रातला विधी असा दिसतोय बरं का काय की प्रत्येकाने यायचं आणि इथे वाळूमध्ये शिवलिंग करायचं हा तिकडे गेला तर पन्नास लोकांनी शिवलिंग केली किंवा आली हे या माणसाने करीब ऐंशी दोनशे माणसं आली हा जाऊन येतोपर्यंत पाचशे लिंग अरे का करतायत कोण करतंय कशासाठी करताय काही ठोक नाही महाराज परमार्थ का करतो आम्ही दानधर्म का करतो कशासाठी करायचंय तीर्थयात्रा कशासाठी करायची आहेत कोणीही विचार करत नाही आम्ही पंढरपूरला जातो कशासाठी जातो काय उत्तर आहे आमच्याजवळ आम्हाला पंढरीची फलश्रुती आहे का हो कधी समजून घ्यायचा विचार केला मला सांगा बघू पंढरीची फलश्रुती काय आहे कुंकू बुक्का माळ का भोमड भोमडी चांगली मिळतात पंढरपूरला बरं का भोमड काय पण पंढरीची फलश्रुती सांगू तुकाराम महाराज सांगतात म्हणाले तुका पंढरीला गेला तुका पंढरीला गेला पुन्हा जन्म नाही आला ही खरी फलश्रुती महाराज कधी आम्ही विचार केलाय तसं भगवत दर्शनाची ही फलश्रुती आम्ही समजून घेतली पाहिजे साधकानं समजून घ्यायला पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की साधन मार्गावर आपलं एक एक पाऊल जे पडतंय ते भगवंताच्याकडे जाणारच पडतंय ना आपलं अंतर एक एक पावलाकडे एक कमी कमी होतंय की नाही इकडे लक्ष ठेवलं पाहिजे महाराज असो भागवतकार म्हणतात ही भक्ती कशी प्राप्त व्हायची याचं सांगितलं भक्ती कशी प्राप्त होईल ते सांगितलं भक्ती करावी हे सांगितलं आता फक्त प्रश्न असा आहे कोणाची भक्ती करायची भागवतकार त्याचं उत्तर देतात म्हणाले असं आहे की सत्व रज तम या तीन गुणामध्ये मध्ये ज्याप्रमाणे सत्वगुण श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे विष्णू ब्रह्मदेव आणि शंकर यामध्ये सत्वगुणात्मक भगवान विष्णू सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याची भक्ती करावी म्हणाले बस लोकांना काय कळत नाही म्हणाले लोक काय कुणाला पोरं असं वाटतं ते प्रजापतीची आराधना करतात पैसे असे वाटतात ते पितरांची आराधना करतात आणख्याची आराधना करतात परंतु ही जी दैवत आहेत ही मोक्ष देऊ शकत नाहीत मोक्ष देऊ शकत नाहीत कारण असं आहे की विशुद्ध सत्व जे असेल तेच मोक्ष देऊ शकतं म्हणून या जे भगवान जे भगवंताची भक्ती करावी हा भगवान जो आहे हा खरं म्हणजे त्रिगुणातीत आहे भगवतकार सांगतात बरं का हा त्रिगुणातीत आहे परंतु यानं त्रिगुणात्मक मायेचा स्वीकार करून या सृष्टीची उत्पत्ती केली आणि सत्वगुणाच्या योगानं या सृष्टीची स्थिती करावी अशी त्याची इच्छा आहे आणि म्हणून त्यानं तिरियन योनीमध्ये वराहाधिकांचे अवतार घेतले देवाधिकांच्या योनीमध्ये इंद्राधिकांचे अवतार घेतले मनुष्याधिकांच्या योनीमध्ये रामकृष्णांचे अवतार घेतले असं म्हणून पुढच्या अध्यायामध्ये भागवतकाराने भगवंतांनी घेतलेल्या ठळक ठळक अवतारांची यादी दिलेली आहे आणि शेवटी काय म्हणतात ठोक आहे का भागवतकार म्हणाले अवतारा संख्ये आह हरे सत्व यथा विदासन कुल्या असं म्हणलंय ते देखील एखादं कधीही न आटणा आटणार प्रचंड सरोवर असावं आणि त्या सरोवरातून अनंत दिशाना बारा महिने चोवीस तास वाहणारे अनंत पाठ असावेत त्याप्रमाणे या भगवंताची अनेक रूप आहेत म्हणाले आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या या मूळ रूपाला मुद्दल रूप म्हटलं बरं का ते मुद्दल रूप तुझे जे थोडी इवे मुद्दल आणि व्यास सुरकार्याचे मी व्याजे घेऊन घेऊन यायचे व्याज शब्दावर श्लेष आहे का लक्षात घ्या व्याज याचा अर्थ निमित्त सुरकार्याचे मी व्याजे भगवंता तुम्ही ही दोन हातवाली चार हातवाली जी रूप घेता कशासाठी सुरकार्याचे व्याजे देवांचं कार्य करण्यासाठी जी घेता ही रूप कशातली ठोक का व्याजातली रूप आहेत म्हणे मुदलावरचं व्याज ते मुद्दल रूप तुझे आणि आपल्याला ठोक आहे मुद्दल आणि व्याज यांचं मिळून बेरीज केली की काय होती रास आणि म्हणून नामदेव महाराजांनी त्याला रास म्हटलं बरं का अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर सूत सांगताय शिवनकाना म्हणाले हा परमात्मा जो आहे याचा आणि याच्या लीला खरोखर आगाध आहेत म्हणाले बस जो त्याच्या चरणकमलाच्या मकरंदाचं नित्य निरंतर निष्कपट भावानं सेवन करतो तोच याच्या लिलांचं रहस्य जाणू शकतो सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथांगपाणे यो अमायया संततया अनुभक्त्या भजेत तत्पाद सरोजगंधम सूत म्हणतात शौनका ना की म्हणाले तुम्ही खरोखर धन्य आहात का तर भगवंतांच्या भगवंतावर आपली अविचल निष्ठा आहे श्रद्धा आहे आणि अशी श्रद्धा निष्ठा जे लोक भगवंतावर ठेवतील त्यांना जन्ममरणाच्या भयंकर यातना पुन्हा कधीही भोगाव्या लागत नाहीत अथेव धन्या भगवंत इत्थम यद वासुदेवी खिल लोकनाथे कुर्वन्ते सर्वात्मकमात्मभावम न यत्र भूय परिवर्तो ग्रहा सूत सांगतायत शेवणका म्हणाले ज्याला आपलं कल्याण भाव असं वाटतं ना त्याने या भगवंताची भक्ती करावी त्याच्या कथांचं श्रवण करावं त्याच्या गुणांचं गायन श्रवण करावं या साऱ्या गोष्टी या श्रीमद भागवतात आहेत म्हणाले इदम भागवतन नाम पुराणम ब्रह्मसमी उत्तम श्लोक चरितम चकार भगवान ऋषि निश्रेयसाय लोकस्य धन्यम स्वस्तेन महत तदिदम ग्राहयामास सुतमात्मवतांवरम सूत सांगतायत म्हणाले ही श्रीमद भागवताची संहिता व्यास महर्षींनी रचली आपले चिरंजीव शुकाचार्य यांना शिकवले शुकाचार्याने ती परीक्षित राजाला सांगितली आणि परीक्षित राजाला ज्या वेळेला त्याने सांगितली त्यावेळेला सूत म्हणतात त्या श्रोत्यांच्या मध्ये मी सुद्धा एक होतो बरं का त्यामध्ये तिथं होतो आणि ते माझ्या कानावर पडलेले जे काही शब्द आहेत ते यथामती आणि यथाशक्ती मी आपल्याला सांगतो म्हणतात तुका म्हणे तेथे होतो मी दुबाळा परी आले या कपाळात थोडे बघू जे काय माझ्या वाट्याला आलं ते मी आपल्याला सांगतो असं म्हणून सांगायला थोडं किती वाजलेत आता सहा वाजले मला वाटतं आपण आत्ता पुरेपुरे काय आहे मध्यंतराची आपली दुपारची प्रवचनाची वेळ अशी निश्चित ठरवता येणार नाही काय होणार आहे विषय जो आहे तो थोडा एका विशिष्ट याच्यापर्यंत संपला तरी पाहिजे आता आपण विश्रांती घेऊया किती दहा मिनिटं विश्रांती घेऊया हां दहा मिनिटं विश्रांती घेऊया आणि पुन्हा कथेला सुरुवात करूया दहा म्हणजे दहाच करूया माझ्या का पंधरा करायची काय एकदा सांगा दहा ते बघा दहा पंधरा मिनटं <laughs> बरं पंधरा म्हणजे पंधरा बरं का बरोबर सहाला पाच मिनिटं माझ्या घड्याळात कमी आहेत आपापल्या घड्याळात बघा पंधरा मिनिटं मिळवायची आणि इथे यायचं पुंडलीक वरदा हरिविठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम हरये नमः हरये नमः हरये नमः श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे श्रोत्यामध्ये मीही होतो आणि मी भागवत सांगेन आपल्याला त्यावेळेला <coughs> शौनकरी ऋषी <coughs> सुताना विचारतात म्हणाले कस्मिन योगे प्रवृत्ते यम स्थाने वा केन हेतून कुतः संचोदित कृष्ण कृतवान संहिता मुनी तस्य पुत्रो महायोगी समुद्र निर्विकल्पक एकांत म्हणजे रुग्णद्रो गूढ मूढ इवे येते ही समय श्रीमद भागवताची संहिता जी आहे ती म्हणाले कोणत्या योगामध्ये कुठं निर्माण झाली कुणाच्या प्रेरणेनं निर्माण झाली वगैरे आम्हाला कथावाद सांगा आणि आपण म्हणता की ही संहिता त्यांनी शुकाचार्याने शिकवली तर आम्ही तर असं ऐकले म्हणाले तस्य पुत्र महायोगी शुकाचार्य हे महायोगी होते समदृग समदृष्टीचे होते समदृग निर्विकल्पक भेदबुद्धीरहित होते एकांत एकांतमध्ये एकांतमध्ये याचा अर्थ अद्वैत बुद्धी धारण केलेले होते एकांतपण ही उन्निद्रह संसार निद्रेतनं जागे झालेले होते गूढ होऊन मूढ येते याचा अर्थ ज्ञानसंपन्न असून आपलं ज्ञान त्याने झाकून ठेवलं होतं असा त्याचा अर्थ दृष्ट्वाणुयान्तं मप्यनगरं देवोह्या परिदधुर्न सुतस्य चित्रं तद्वीक्ष्य पृच्छितिमिलौ जगदुस्तवास्ति स्त्री मुदा सुदस्य तु दृष्टे हे असा प्रसंग घडल्याचं आम्ही ऐकलं हा जो श्लोक आहे यामध्ये मगाशी आपण जसा एक शुकाचार्यांच्या जीवनातला प्रसंग ऐकला तसाच आणखी एक प्रसंग भागवतकरांनी या ठिकाणी सांगितलेला एकदा प्रसंग असा झाला की शुकाचार्य असे रस्त्यानं निघालेले असताना त्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या तळ्यामध्ये एका सरोवरामध्ये काही देवस्त्रिया त्यांच्या पद्धतीप्रमाणे सारी वस्त्र बाजूला ठेवून त्या तळ्यामध्ये स्नान करत होत्या शुकाचार्य वय वर्ष सोळा दिगंबर मूर्ती असे शुकाचार्य तिथून निघाले त्या देवस्त्रिया आणि त्यांची नजरानजर झाली असं असताना सुद्धा या देवस्त्रियांच्या स्नान करणाऱ्या देवस्त्रियांच्या मनामध्ये यत्किंचितही संकोच आला नाही असे शुकाचार्य पुढे गेलेत आणि त्यांच्या मागोमाग व्यासमहर्षी आले म्हणे व्यासमहर्षी येता याची चाहूल लागली मात्र या देवस्त्रियांच्या मनामध्ये संकोच उत्पन्न झाला आणि त्याने भराभरा भराभरा आपापली वस्त्र परिधान केले ही गोष्ट व्यास महर्षींच्या नजरेतनं सुटली नाही यावर का लक्षात घ्या मनाशी विचार करतायत अरे माझा मुलगा वय वर्ष सोळा आईली तरणा भांड यवनामध्ये असणारा दिगंबर मूर्ती इथून गेला एकमेकांची नजरानजरही झाली त्यांची आणि त्यांचं असं असताना सुद्धा त्याला पाहून या देवस्त्रियांच्या मनामध्ये संकोच निर्माण होत नाही उत्पन्न होत नाही आणि मी मी म्हणजे कसं आता जख्ख म्हातारा दाढी ज पिकली जटा पिकल्या भिवळ्या पिकल्या आता काय अंगाला सुरकुत्या पडल्या मान अशी परिस्थिती आहे ह्या स्त्रियांचा मी आजा शोधतो आणि असं असताना सुद्धा मी येतो हे पाहिल्यानंतर यांच्या मनामध्ये संकोच का निर्माण व्हावा मनामध्ये शंका आली आणि विचार करूनही उत्तर सापडलं नाही म्हणून व्यास महर्षींनी शेवटी त्यांना विचारलं म्हणाले हा काय प्रकार आहे तर त्या देवस्त्रियांनी उत्तर काय दिलं ठोक आता ते म्हणाले व्यास म्हणे आपल्या चिरंजीवांची दृष्टी इतकी शुद्ध आहे बस शुद्ध दृष्टी आहे की त्या दृष्टीला स्त्री आणि पुरुष हा भेदच राहिलेला नाही म्हणाले बस आणि तो भेद अजून तुमच्या दृष्टीमध्ये आहे म्हणून आम्हाला संकोच निर्माण झाला लक्षात घ्या स्त्री पुंभिदा न तो सुतस्य विविक्त दृष्टी दृष्टी अत्यंत शुद्ध आहे म्हणाले अशा अधिकाराचे शुकाचार्य रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आहे बरं का लहान होते ते तसे मातेबरोबर ते स्नानाला जायचे नदीवर ज्या ठिकाणी स्नान करायचे ते आईच्या बरोबर जायचे तिथं स्त्रिया स्नान करायच्या एक दिवस आईनं सांगितलं आता तू मोठा झालास तू इकडे स्नान करून बस पलीकडे जा म्हणाले तिकडे पुरुषांच्या ज्या बाजूला ती तिकडे गेले स्नान करून आले तर त्यांनी उत्तर काय सांगितलं आईला काय सांगितलं ठोका का म्हणाले मला काय फरक लक्षात आला नाही म्हणाले स्त्री कुंभिदान तू सुतस्य विवेक दृष्टे अशी दृष्टी शुद्ध आहे महाराज लक्षात घ्या तेव्हा असे शुकाचार्य परतत्वाचा स्पर्श अनुभवलेले तर यांना एवढ्या या अठरा हजार संहितेचं अध्ययन करायचं काय नडलं तर आणि पुन्हा यांची गाठ पडून त्या शुकाचार्याने परीक्षिताची गाठ पडून त्याला श्रीमद भागवत सांगितलं म्हणता हे कसं काय घडलं शौनकाने सुतांच्या समोर प्रश्नांची मालिका ठेवली आहे आणि आता उत्तर द्यायला सुरुवात केलेली सुत सांगतात म्हणाले द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युग पर्यये कृत त्रेत द्वापार आणि कली या चार युगांची एक चौकडी अशा दोन चौकड्या झाल्यानंतर तिसऱ्या चौकडीमधल्या द्वापर युगाच्या शेवटची घटना आहे म्हणाले यावेळेला व्यास महर्षींनी सत्यवती आणि पराशर यांच्या उदय अवतार घेऊन लोकोद्धारासाठी प्रचंड काम केलं म्हणाले पहिली गोष्ट कोणती केली असेल तर अपार असणाऱ्या अपौरुषे वेदराशीची पौरुषे व्यवस्था लावली या अपार वेदराशीचं एडिटिंग करून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद चार वेद बनवले इतिहास पुराण हा पाचवा वेद निर्माण केला इतकं करून सुद्धा काय आहे की स्त्री शूद्र द्विजबंधुनांतरी न यद्वचित्रपदम हरे हरियशो जगत पवित्रम प्रगणित करहित तद वायसंतीर्थभूषण की मानसा न यत्र हंसा निरंजु शिक्षया म्हणाले काव्य निर्माण केलं म्हणाले बरंच काव्य निर्माण केलं परंतु ज्यामध्ये भगवत गुणानुवाद नाहीत अशा काव्याकडे सत्पुरुष बघत नाहीत म्हणाले भगवत गुणानुवाद रूपी मानस सरोवरामध्ये डुंबायला चटावलेले राजहंस जे आहेत ते असल्या काकतीर्थाकडे ढुंकून बघत नाहीत म्हणाले अरे काय काय काव्य आहे काय म्हणाले तुका म्हणे हे का कवी तुका म्हणे हे का कवी आम्ही सुधा आणि हे का